तो वाणिज्य करेल असं म्हणायचं का परमार्थामध्ये बुद्धी हे रूप झाली पाहिजे जर बुद्धी रूप झाली नाही बुद्धी बुद्धी बुद्धिरूपाने राहील उपाधी रूपाने राहील तर ती व्यापार केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तो कसा करील हा भाग दुय्यम सात्विक का राजस का तामस हा भाग दुय्यम आहे पण व्यापार करील ही गोष्ट खरी म्हणून पहिला प्रश्न असा आहे की गुरुंची काय आवश्यकता म्हणजे तो प्रज्ञा गुरु असो एखादा भूत तुमचा गुरु असो नाही तर एखादी बाई तुमची गुरु असो अगर कोणीही नसो एखादा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्मा गुरु असो पण शंका ही येऊ शकते की गुरूंची काय आवश्यकता जर ही वस्तुस्थिती असेल तर ही परमार्थ स्थिती असेल तर आता गुरूंची आवश्यकता नाही असं म्हटल्याबरोबर तत्संबंधी अनेक गोष्टींची अनावश्यकता असं ठरतं गरज नाही असं ठरतं कोणत्या गुरु नाहीत म्हणजे त्याच्यावरती ज्याच्याद्वारे उपदेश करतात त्या वेदशास्त्राची काय आवश्यकता वेदशास्त्रांना वैयर्थी आहे वेदशास्त्रानं वैयक्त आल्याबरोबर वेदोपजीवी असलेल्या स्मृती ग्रंथांना आपोआपच अप्रामाण्य येत वेदोपजीवी असलेली पुराण मग तर काय पुराणात तर कथाच भरपूर आहेत त्याच्याला त्याला तर त्याहून अप्रामाण्य येणार ठीक आहे ही एक माळ झाली वेदशास्त्र पुराण इत्यादिकांची सहा चहू अठरा जणांना आपोआपच अप्रामाण्य येणार यांची काय आवश्यकता गुरुनी वेदाने आपला कंठ फोडून उपदेश करण्याची त्याहून आवश्यकता नाही इतकं रक्त आठवायचं काय करणार इतका कंठशोष कशासाठी जर ही परमार्थ स्थिती असेल तर दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा स्वतःचा उपयोग नाही त्यांच्या कंठशोषाचा उपयोग नाही त्या एकंदर रवांना सर्वतोपरी व्यर्थत्व जर ही वस्तुस्थिती परमार्थ स्थिती असेल तर दुसरी गोष्ट आहे आम्ही निष्काम कर्म निष्काम उपासना योगाभ्यास श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन या पद्धतीने केलं जाणार चिंतन वा ज्ञानाभ्यास या सर्व साधनांच्या अनुष्ठानाना व्यर्थत्व या साधनांची तरी का हो गरज आहे ही साधनं तरी कशासाठी करायची या साधनांनाही पूर्णतया व्यर्थत्व आहे असं माणसाच्या मनात येत आणि हीच गोष्ट अनेक लोकांच्या मनात न समजल्या कारणाने तत्वज्ञानामध्ये प्रविष्ट होऊन काही अगदी सरळ सांगायचं म्हणजे होंगे होऊन नुसता वास घ्यायचा वेदांताचा जोर आणि वेदांताचा वास घेऊन जर ते घसरले असतील तर त्याला शास्त्राचा दोष नाही त्यांना ठेवा त्यांच्या अधिकाराचा तो दोष त्यांना अधिकार नसला पाहिजे हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे असं होण्याचं काही कारण नाही पण ही शंका येते माणसाला आणि या शंकेच्या बाधेने या कल्पनेच्या बाधेने तो म्हणतो की जर बंधच नसेल वस्तुस्थितीने अविद्याच नसेल विस्मरणच नसेल तर त्या त्याबाबतची ही प्रश्न मालिका आमची बरोबर आहे कारण हे आमचं म्हणणं नाही ते मौलीच म्हणणं आहे शेवटी अविद्या नाही म्हणून बंध कुठला बंध नाही तर मग बंधाचा विनाश कुठला आणि बंधाचा विनाशच ठरत नसेल तर मोक्ष कुठला आणि कोणापासून सुटला म्हणले पण कोणापासून सुटला जर बंधाचा वा बंध विनाशाचा जर भाव सिद्ध होत नसेल अस्तित्व सिद्ध होत नसेल तर सुटला याचा काय या बोलण्यावरून ही शंका माणसाच्या मनात येणं संभवनीय मोक्ष म्हणजे सुटणे पण कोणापासून या प्रश्नाची उत्तर देणं आवश्यक तर ज्ञानेश्वर महाराज याबाबत काय बोलतात वेदशास्त्राचं काय मनोगत आहे म्हणजे वेदोपनिषदापासून तो थेट निळोपारायांच्या पर्यंत साधू संतांची भूमिका याबाबतची ही समजून घ्या म्हणजे त्याबाबतही पुन्हा घोटाळा होण्याचं कारण याबाबतची त्यांची सांगी अशी आहे की जे अज्ञ जीव आहे त्या जीवाच्या दृष्टीने पहिल्यांदा शास्त्राने विचार केलेला आहे शास्त्र हे सर्वज्ञ असल्या कारणाने वेद हे सर्वज्ञ तुल्य असल्या कारणाने त्यांनी जीवांचा विचार केला अज्ञ जीवाच्या दृष्टीने विचार केला हे पुन्हा त्या बारकाव्याने लक्षात ठेवायचं आपण असं म्हणा ते आपल्या दृष्टीने का विचार करीत नाही ते जर आपल्या दृष्टीने विचार करतील तर आत्ता जे बोललेत हे ते आपल्या स्वरूपाच्या दृष्टीनेच बोललेले आहे पण जीवांचा त्यांनी विचार केला का केला कणवे बापा माझा शब्द नाही माऊलीचा असा शब्द आहे की कणवे करुणा हे संसार क्षणी कष्टले ते देव इति कारणे तयासी जे हो दे जेणे तो संकेत ज्या अळवल्याने तो हो देईल तो संकेत वेदाने अर्थात मातृहृदयाने वा पितृहृदयाने युक्त असलेल्या त्या वेदाने अतिशय कणवेने हा मंत्र शोधून तुम्हाला प्रतिपादन केलेला आहे म्हणजे कणवा करुणा ही त्या वेदाच्या गुरूंच्या शास्त्रांच्या चित्तात असल्या कारणाने त्या करुणेने अज्ञजीवांचा अज्ञजीवाच्या दृष्टीने पहिल्यांदा विचार आणि तो विचार केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की यांच्यासाठी आपण काहीतरी सांगितलं पाहिजे जीवांची दृष्टी करुणेने अंगीकारून स्वीकारून त्या जीवांच्या दृष्टीने हा सर्व विचार सांगितलेला आहे ते हिताहित देखती हा हानी कणवा घेपती क्षीण आरती देती सुख ते विचारतात शिण निवृत्त करतात आणि सुख देतात या विचाराच्या पोटी या करुणेच्या पोटी हे सगळं शास्त्र उभं राहिलं हे पहिल्यांदा उत्तर लक्षात ठेवा सम पहिलं उत्तर मोघम असायचं की वेदाच्या गुरूंच्या शास्त्रांच्या चित्तात असलेली दया त्या दयेने त्या करुणेने तुमची दृष्टी अंगीकारली पहिली गोष्ट आणि तुमची दृष्टी अंगीकारून तुमचा स्वीकार करून मग ती या उपदेशाला प्रवृत्त झाली व त्यामध्ये या बोलण्याची सगळ्याची संगती आहे हे पहिलं मोघम त्याचं उत्तर आहे हे विषय रूपाने विषय वाक्य रूपाने तुम्हाला दिलेलं उत्तर आहे याचा विस्तार असा आहे की ज्ञानदृष्टी आणि जीवदृष्टी ही दोन टोक आहे ज्ञानदृष्टी ही आत्मदृष्टी आणि जीवदृष्टी ही फार भोक्तृत्वाची दशा म्हणजे भोक्तृत्व दशा अत्यंत निकृष्ट आणि आत्मदृष्टी अत्यंत उत्कृष्ट ही दोन दोन टोक आहेत दोन ध्रुवा इतकी दो मध्ये अंतर असलेली दोन टोक आहे आता दोन ध्रुवा इतकं यांच्यामध्ये अंतर असल्यामुळं हे या बोलण्यामध्ये अशी शंका निर्माण व्हावी हे स्वाभाविक यात काही चूक नाही पण या दोन ध्रुवा इतक्या अंतराचं तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे लक्षात ठेवा अंतर ध्यानात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शंका का निर्माण झाली याचं उत्तर येते शंका निर्माण होण्याचे मुख्य कारण या दोन समजुतीमध्ये या दोन दृष्टीमध्ये महद अंतर आहे त्यामुळे ही शंका संभवते तेव्हा आतापर्यंत केलेलं जे हे विवेचन आहे ते ज्ञान दृष्टीने केलेलं विवेचन आहे ज्ञानी पुरुषाने केलेलं विवेचन आहे सिद्ध पुरुषाने केलेला हा अनुवाद आहे सिद्धाचा अनुवाद आहे सिद्ध दृष्टीने आहे सिद्धाची आत्मदृष्टी आहे त्या आत्मदृष्टीने हे बोलणं आहे आत्मदृष्टीने बंध मोक्ष अविद्या इत्यादी काहीही संभवत नाही हे खरंही आहे पण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानदृष्टीने विचार केला असताना बंध मोक्ष अविद्या या सर्व गोष्टी कल्पना मात्र आहेत केवळ कल्पना मात्र आहे असं का घडलं त्याच कारण जीवाच्या स्वरूपाचा साधू संतांनी किती सूक्ष्म विचार केलाय तो तो बघा म्हणजे कळेल तुम्हाला करुणा ही कशी विचार करायला लावते त्याचाही एक नमुना आपल्याला सांगतो म्हणजे कळेल लचकली या मग देखणे जे जे उठी नाम सृष्टी विही पहिला मीची विही पहिला की ही सृष्टी मी निर्माण करतो या म्हणण्याचा अर्थ काय दृष्टी लचकली स्वस्वरूपापासून ती चळली ढळली म्हणजे हे संपूर्ण दृष्टी निर्माण होता हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे दृष्टी सृष्टीवादाचं वर्ण काय हेच आहे की आत्मस्वरूपापासून ज्यावेळी मनुष्याची दृष्टी लचकते आणि मग या संपूर्ण जगताची उत्पत्ती होते जर मूळ शुद्ध चैतन्याला दृष्टीचा उपाधी लागणार नाही तर दृश्य निर्माणच होणार नाही दृष्टीचा उपाधी अंगीकार केल्याबरोबर ब्रह्म हे जीवकोटीत अंतर्भूत होत आणि जीव कोटीत अंतर्भूत झाल्याबरोबर दृश्य आणि द्रष्टा आणि दर्शन या तिन्हींची युगपद उत्पत्ती होते व युगपद विलय होतो यालाच दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात ही पहिल्यांदा गोष्ट साधू संतांच्या लक्षात आली करुणेने जीवाच्या दृष्टीने ज्यावेळी विचार केला त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली का ब्रह्मरूप असलेला हा नित्य आत्मरूप असलेला पण याची दृष्टी लचकल्या कारणाने याला हे दिसत नाही आत्मस्वरूपाकडे तो उलट बहिर्मुखतेने जीव तैसा उपाधी आवडे लोक असं झालंय आपल्या आत्मस्वरूपापासून दृष्टी चढल्या कारणाने त्याला या उपाधीवरच अतिशय हेच अंतिम सुख असं वाटायला लागलं विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोक विषय सुख हेच परमावधीच सुख असं वाटायला लागलं का आपल्या स्वस्वरूपाला विसरला म्हणून ही गोष्ट अंगीकार केल्यानंतर जीवाने ज्या ज्या कल्पना केल्या आहेत त्या त्या सर्व कल्पनांची मग आता संगती लागते एकदा आत्मस्वरूपापासून तो विमुख झाला ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे त्याच्या स्वाभाविक प्रवृत्ती आहे ज्या ज्या काही कल्पना शास्त्रांनी मांडल्याच्या तुम्हाला दिसतात किंवा ज्याला शास्त्राने या गोष्टी सगळ्या कल्पना मात्र आहेत म्हणून सांगितल्या ज्ञानदृष्टीने त्या कल्पना नसून त्या जीवाच्या दृष्टीने जीवाच्या स्वाभाविक प्रवृत्ती आहे कारण अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणून एकदा जीवत्वाला तो पावला एकदा तो प्राज्ञ झाला एकदा तो प्रमाता झाला एकदा तो ज्ञाता झाला म्हणजे सगळ्याची संगती लागते ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे कर्माची प्रवृत्ती त्रय कर्ता कारण कार्य हा संग्रह मौली म्हणते संपूर्ण जगाची प्रेरणा इथे आहे कुठे आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीमध्ये साऱ्या जगाची प्रेरणा असल्या कारणाने या प्रेरणेच्या मागे या तीन गोष्टी आहेत आत्मा अंतःकरण विशिष्ट झाला अविद्या उपाधीने युक्त झाला प्राज्ञ झाला तो तैयस झाला तो विश्व झाला तो ज्ञाता झाला भ्रमप्रमा साधारण ज्ञानाचा आश्रय बनला म्हणून तो ज्ञाता व कधी केवळ प्रमा ज्ञानाचाच आश्रय होऊ लागला म्हणून प्रमाता या दोन्ही अवस्था समान आहे म्हणून प्रमाता ही अवस्था घ्यायची नाही आपल्याला का त्याचं कारण ते केवळ प्रमा ज्ञानालाच आश्रय होते पण ज्ञाता या अवस्थेला तो पावला कारण त्या अवस्थेमध्ये तो प्रमाण प्रमा या दोन्ही ज्ञानाला तो साधारण कारण असतो साधारण आश्रय असतो म्हणून त्या अवस्थेमध्ये आलेला जो जीव तो ज्ञाता ज्यावेळी पदार्थाला पाहतो त्यावेळी त्यातली अनुकूलता पाहतो घेण्याला प्रवृत्त होतो प्रतिकूलता पाहतो टाकायला प्रवृत्त होतो रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथ मग पायाचा हो येते तो करता झाला आणि कर्त्याचा पुढे तो म्हणतो मी जर या कर्माचा करताय तर मी भोगता झाला असतो जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे ज्ञाता ज्ञान ही ज्ञान ही स्वाभाविक मूळ प्रेरणा आहे म्हणजे जीवाच्या एकंदर जगताच्या प्रवृत्तीची प्रेरणा ज्ञाता ज्ञान ज्ञान या या त्रिपुटीत आहे आणि करता आणि पुढे भोगता होणं ही त्याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे का त्याच कारण आहे जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती अधोगामी आहे आत्मस्वरूपापासून एकदा माणूस विनमुख झाला की अधोगामी होणं हेच योग्य आहे ही त्याची स्वाभाविक प्रवृत्ती होणार दुसरी काय होणार एकदा उंचावरनं दगर घरंगळत निघाला म्हणजे तो खालीच येणार किंवा पाण्याचा स्वभाव सांगतो वेळी माऊलीने म्हटले निराळे कारण आहेत तिथे पण असा स्वभाव सांगितलाय काय की खाला मा धावे तो खाली असं उताराला पाणी धावत असतं का धावतं का धावतं म्हणजे स्वभाव आहे त्याला काय उत्तर आहे तसा जीव हा स्वभावाने आधोगामी आत्मस्वरूपापासून जो विनमुख झाला असेल तो तो हा अधोगामी होणारी गोष्ट कायम ध्यानात ठेवायची म्हणूनच तर साधू संतांचा उपदेश आपल्याला विषासारखा वाटतो हितचिंतकाने सांगितलेले दोष उद्धारासाठी असून सुद्धा हे आपल्याला अधोगतीच साधन असं वाटायला का त्याचं कारण आपण आहोत स्वाभाविक प्रवृत्तीने अधोगामी ते सांगतात तू ऊर्ध्वगामी व्हायला पाहिजे आपली स्खलनशील वृत्ती आहे आपल्याला त्याही पुढे मी जास्त स्पष्ट सांगू शकत नाही प्रत्येक यांची रचना बहिर्मुख आहे परांच खाणे व्यतृणूत स्वयंभू तस्मात परांग पश्यती बाहेर बघतोय बारकाव्यानं पण नंतर आपण बाहेर बघतोय दुसऱ्याच्या डोळ्यातलं त्याला कुसळ दिसत पण आपल्या डोळ्यातलं मुसळ त्याला दिसत नाही त्याचं कारण बहिर्मुख प्रवृत्ती आहे त्याचे म्हणले मानच बरं आहे त्याचं ते नाकच बरं आहे त्याचं डोळाच बरोबर नाही त्याचं धोतरच बरोबर त्याला काय करायचं त्याच्यावरून म्हणजे परदोष दर्शनामध्ये माणूस एवढा चलाक आहे एवढा हुशार आहे चतुर आहे हे बोलायची सोय नाही हे कीर्तनाच्या वेळी आपल्याला अनुभव येतो बरं का ते बसलेले श्रोते असतात कीर्तन संपलं म्हणजे अभवानी हे सांगायला नको होतं ते सांगितलं हे चुकलं ते बरोबरच नाही झालं त्याला आठवलंच नाही त्याला सांगितलं तू बना ना म्हणजे तुला काय ते कळेल म्हणजे परदोष दर्शनात हुशार आपण उभारायला आपल्यालाही सुचत नाही ती गोष्ट निराय पण परदोष दर्शनामध्ये माणसाची प्रवृत्ती अधिक असते हे आपल्याला दिसून येईल त्याचं कारण काय बहिरमुख वृत्ती त्याला म्हणायचं अधोगामी वृत्ती म्हणून आणि साधू संतांचा पहिला उपदेश आहे की तुम्ही इंद्रिय निग्रह करा अंतर्मुख व्हा बहिर्मुख वृत्तीचा परित्याग करा आपल्या संप्रदायात थोडस विषयांतर होणार आहे पण मी आता आज ते पद करून तुम्हाला सांगणार आहे कुणाची निंदा आपल्याला करायची नाही पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगायची काय की एक वारकरी संप्रदाय एक वैदिक संप्रदाय सोडला म्हणजे उरलेल्या भौतिक संप्रदायामध्ये प्रवचन केल्यानंतर तुम्ही कसं वागावं बाबत त्यांचा आग्रह फार नाही काहींच्या ठिकाणी फार आग्रह नाही काहींच्या ठिकाणी मुळीच आग्रह नाही मुळीच आग्रह नाही त्या पंथाच्या मागे आता झुंडीच्या झुंडी प्रदेशात सुद्धा लागलेली लक्षाधीश माणसं आत्ताच्या विद्या विद्येने विभूषित असलेली माणसं या मार्गाच्या मागे अधिक आहे का ते म्हणतात आमचे गुरु आम्हाला एकदा प्रवचन करून निघाल्यानंतर कसं वागावं याबाबत काही सांगत नाही कसंही वागा तुम्ही मागण्याला जिथे स्वातंत्र्य त्याच्या मागे लोकांच्या झुंडीच्या झुंडी आहेत असं आज तुम्हाला दिसून येईल अजिबात आग्रहाने वागण्याच्या बाबतीत अगदी आग्रहाने म्हणण्यापेक्षा स्वैर जरी तो प्रवृत्त झाला उच्छृंखळ प्रवृत्ती जरी झाली तरी त्याला सुद्धा गुरु काही बोलत नाही मग ते सांगतात हे गुरु अतिशय चांगले आम्ही मुलांच्या बाबत असं पाहतो शाळेत जो मास्तर अभ्यास करून घेतो मुलं त्याची टिंगल करतात हे सध्या केव्हा जा म्हणजे अभ्यास हे काय मास्तर बरोबर नाही हा मास्तर हा छान का अहो म्हणजे आम्हाला तीन वेळा त्यांनी ट्रिपला नेलं दोन वेळा सिनेमाला नेलं अजून काय मास्तरने आपल्या करता करावं गुरुजी म्हणजे आमच्यात मिसळून वागणार आहे अगदी आम्ही आणि गुरुजी म्हणजे अगदी एकत्र काय मोठी अवघड गोष्ट लक्षात ठेव कारण मी एका चांगल्या म्हणजे बावीस तेवीस वर्षाच्या मुलाचा सत्कार केला तर त्याला दूध वगैरे मी द्यायला लागलो होतो त्याचे वडील होते तर ते आमचे स्नेही त्या मुलाला म्हणाले काय रे वडिलांच्या देखत घ्यायला लागतोयस काय तेव्हा त्या त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं की दोन्ही पिता आणि पुत्र मिळून हल्ली जर हॉटेलमध्ये जातात आणि बापाच्या नावाने काय पाहिजे ते जर मुलगाच मागून आणून घेऊन देतोय तर इथे लागायचं काय करणार म्हणजे <laughs> अशी परिस्थिती आहे पण अजूनही आज असं दिसून येते की तो मुलगा अति विनयशीलतेने वर्तन करतो म्हणजे एखादा अपवाद असाही आज आपल्याला आढळत येतो सगळीकडेच याचा विशेष सुकाळ झाला असं आपण समजू नका सुकाळ झाला या उलट बाजूचा तेव्हा हा मास्तर चांगला काका आमच्या बरोबर हॉटेलमध्ये येतो आमच्या बरोबर राहतो आमच्या बरोबर वागतो म्हणजे जो अभ्यास करण्याबाबत सक्ती करत नाही तो मास्तर चांगला आणि <clears throat> जो माणूस अभ्यासावर सक्ती ठेवतो तो गुरुजी वाईट अशी आज मुलांची पण प्रवृत्ती दिसून येते तीच गोष्ट जर संप्रदाय दिसून आली तर त्यात काहीही चुकीचं नाही काहीही चुकीचं नाही तेव्हा ही अधोगामी असलेली प्रवृत्ती इंद्रियांची रचना बहिर्मुख असलेली बाहेर पाहण्यात माणूस हुशार असलेला त्याला जर तू अंतर्मुख आणि संयम कर असं जर आपण सांगायला लागलो तर अवघड गोष्ट आहे कोणालाही माधुरी मागण्याचा कंटाळा म्हणजे खास माझ्या सहित पण तात्यांचं असं म्हणणं असेल की तू पहिल्यांदा माधुरी माग म बाकीच असेल त्याच्याशिवाय तुला मी सांगणारच नाही म्हणायचं आता काय करणार आणि शंकरानंदाने ब्रह्मचारी व्रते स्थिता याच्यावर टीका करताना भिक्षेच अन्न सेवन करून राहणारा साधक असा अर्थ केलेला आहे ते किती बारकावा तो बघा त्याच्यामध्ये त्या दादाने आणखीन बारकावा असा दिलाय की माधुकरी आपण आणली गुरुला दाखवली आणि त्यांनी जर ती आपल्याला दिली नाही तर पुन्हा मागायला जायचं नाही दुसऱ्यांदा <laughs> दुसऱ्यांदा मागायला जायचं नाही हे किती बारीक लिहिले ते बघा म्हणजे जो गुरु कान धरतो जो गुरु तो असा का मागलास आपल्या संप्रदायात तर असा आहे की कीर्तनाला कसं बसावं याचं बंधन आहे कीर्तन कसं करावं याचं बंधन आहे त्याला मर्यादा आहे मग काही लोक आम्हाला सांगतात का त्यांच्या कीर्तनाला कसं बघा कसं काय वाटेल ते बोलतात कोणी उभं राहतं केव्हाही उभं राहतं केव्हा बसतात तुम्ही काय लावले म्हणले की हे कीर्तन झालं की म्हणजे मध्येच उभं राहायचं नाही असली कीर्तनाची पद्धती बरोबर आहे कसं आहे समाजवाद आहे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आता तुम्ही जर अर्धा तास कीर्तन केले तर उरलेला दीड तासामध्ये दोन माणसं अजून होतात तुम्हाला एवढा नाही हो वेळेचा फरक कळत असं म्हणणारी माणसं आज आहेत त्यांना आम्ही सांगतो आमची कीर्तन हे पराधीन आहे आमची कीर्तन ही वेदाच्या साधू संतांच्या वचनाला बांधलेली आहे आमची कीर्तन आमच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही हे आपलं भूषण आहे त्यांना ठेवा ते आपल्याला चौकट म्हणून शिवाय देतात तरी आपलं हे भोषण आहे कारण आपण प्रमाणबद्ध बोलतो प्रमाण बाह्य स्वैर बोलत नाही असा अर्थ झाला ते स्वैर बोलतात म्हणून त्यांना विशेष महत्व आहे तेव्हा अधोगामी प्रवृत्तीच्या विरुद्ध शास्त्र सांगत असल्या कारणाने वेद सांगत असल्या कारणाने आपल्याला पटू नये हे स्वाभाविकच आहे बुद्धीची ठेवण अशी की आपल्याला समजू नये आणि समजूतदार माणसाने सांगितलं तर ते ऐकायचं नाही अशी बुद्धीची ठेवण पुन्हा बरं एवढ्यावर नाही मनुष्य हा स्खलनशील आहे किती स्खलनशील आहे नेत्र स्खलनशील आहे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय केवळ स्खलनशीलच आहे ज्यामध्ये मानवाच्या शरीराच्या चित्ताची समता चढळ पावते अशा सप्त धातूंच्या बाबतीतही माणूस हा स्खलनशील आहे होईल अधोगामी प्रवृत्तीला जर तो आळा घाली तर त्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य निर्माण होतं हे मात्र लक्षात संयमामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते की जी बुद्धीला सूक्ष्म पवित्र करून सूक्ष्म या सूक्ष्म दर्शवी याचा तो अर्थवान असावा त्याची अर्थवत्ता त्याने संपादन करावी एवढी योग्यता त्या निग्रहामध्ये येत असल्या कारणाने आपल्या साधू संतांनी आपल्याला हे बंधन घालून ठेवले की तू या निग्रहाने वर्तन कर तू निग्रहाने जर वर्तन करणार अरे अगोदरच तू स्खलनशी अगोदरच तू आळशी त्यात जर माझा तू उपदेशी बनलास आणि अधिकच जर स्खलनशील होती होशील तर आहे हे सामर्थ्य राहणार तुला तुझ्या बुद्धीला सूक्ष्मता येणार नाही तू सूक्ष्म पदार्थांचं ग्रहण करू शकणार नाही गुरुगम्य नदी ठाय सौरसे वीण जाय बुद्धी तयाची कोणाची जो संयमी आहे त्याची जो आता सांगतोय त्याप्रमाणे विरुद्ध प्रवृत्तीचा होतो त्याची म्हणून ताने सर्वाने संयम थांबायचं नाही युक्ता असित मत नुसता निग्रह केला म्हणजे काय होतो त्याच्याविषयी पण एक विचार आहे ते एक स्वतंत्र मतच आहे त्याचा मी इथे उल्लेख करू इच्छित नाही त्या माणसाचा पण मत मात्र आपल्याला सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे की निग्रह करणारी माणसं स्वतंत्र स्वैरवर्तन करणाऱ्या माणसापेक्षा अधिक पाप करतात त्यांचा सिद्धांत असा तो बोलणाऱ्यापेक्षा जास्त बोलतो कारण निग्रह केल्यामुळे ते शक्ती वाढते एकदम स्फोट होतो तो बराबर भराभर बोलायला नेहमी माणसं जी बोलतात त्यापेक्षा मौन धारण करणारे माणसं जास्त खोटं बोलतात अरे शास्त्र बोलणं हे फार मोठं मौन आहे पण हे कळलं पाहिजे का नको हे नाही ना लोकांना कळत लोकांना काय वाटतं की वाणीचा संयम करणं हेच मौनाचं रूप आहे हे मौनाचं रूप नाही आहे मननशील असणं हे मौनाचं रूप आहे मौन हे मानसिक तप आहे वाचिक तप नाही मन प्रसाद सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी रित्ती तपो मानस मुच्यते वाणी तपात त्याचं नाव सुद्धा नाही अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय स्वाध्याय उच्यते संपलं पण मनोनिग्रहामध्ये जर अपरिहार्यतेने अटळपणाने जर वाणीचा संयम निग्रह झाला तर त्याला कोणी नाकारू शकत नाही हा भाग दुय्यम आहे पण वाणीचं मौन करणं वाणीचा संयम करणं एवढंच मौनाचं रूप नाहीये तेव्हा मौन करणारी माणसं उदाहरणार्थ जी माणसं अहिंसा विरोध करतात तीच माणसं अधिक अहिंसा करतात कारण अहिंसा करायचा निग्रह करायचा निग्रह करायचा म्हणता म्हणता एकदा त्याचा जो स्त्रीचा तोल आहे तो सुटतो फार नाहीसा करतो पूर्वीची ती दिवी असायची त्याला अशी स्प्रिंग असायची अशी ती दाबून स्प्रिंग बसवायची आणि त्यात ती मेणबत्ती सारखी ठेवायची नाही म्हणणं आता मी जे सांगतो अगोदर जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्याला तुम्ही निरोध केला ना निरोध केल्यानंतर ते विरुद्ध प्रवृत्ती त्याची होणारच म्हणून आता जे लोक काय सांगतात की मुलांचा तुम्ही निग्रह करू नका हे आश्चर्य आहे जगातलं नसावा असं आम्हालाही वाटते वाटते पण या लोकांनी त्याचा बंध निर्माण केला याचं आश्चर्य आहे आम्हाला सुद्धा असं वाटतंय असं का हो हो नाही खरं हो, हो खरं आहे माझं का घडलं त्याचं उत्तर सांगतो आपल्याला त्याच्या भगवंताने आपल्याला असं बंधन दिले त्यात सामर्थ्य निर्माण होतं ही गोष्ट खरी आहे तो स्प्रिंगचा जेव्हा त्याला स्प्रिंग सुटली की असं फार वर लागला म्हणजे छत जाळून टाकायचं पूर्वीचा तसा काही प्रकार होतो ही गोष्ट अंशतः मान्य आहे पण त्याला पुढचं माहित नाही की तानी सर्वांनी संयम्य निर्माण झालेल्या शक्तीला युक्त आसित मतपरा तू भगवत भक्तीकडे त्या मनाला लाव आणि आहे ना तुझी बोलल्याशिवाय तुला मौन धारण केलेस ना अजून विचाराची शक्ती वाढली नाही ना मग ती शक्ती भगवंताच्या नामामध्ये खर्च कर नाम पाठ मौन प्रपंचाचे प्रपंचाचे मौन व नामाचे पाठ नाम उच्चारण स्वच्छ गडगडीत म्हणजे उद्घोषाने त्याचं वर्णन कर सदा नाम घोष करू हरी कथा करू म्हणजे द्वारा स्पष्ट रीतीने त्याचं तू उच्चारण कर असं आपल्याला सांगितलेल्या म्हणजे त्या मनाला देवाचं वेळ लागण्याची गरज आहे असो ही एक भाग जगामध्ये आज रूढ आहे का त्याचं एकच कारण एक अंश त्यातला बघितला मनाच्या निग्रहाने मनामध्ये सामर्थ्य निर्माण होतो पण निर्माण झालेल्या सामर्थ्याला जर तुम्ही भगवत भक्तीकडे लावलं नाही तर त्याचा हा दुष्परिणाम जर होत असेल तर तो योग्यच आहे पण आपण त्या मनाला निर्माण झालेल्या शक्तीला वळण लावलं नाही ही गोष्ट आपण ध्यानात घेत नाही कोयना धरण पाणी थांबवलं पण त्याला योग्य वळण देणाऱ्या या वैज्ञानिकांचे उपकार मानले पाहिजेत की सगळी शक्ती निर्माण केली त्यांनी त्याच्यापासून त्याप्रमाणे तुम्ही त्या विग्रहाला पावलेल्या मनामध्ये निर्माण झालेले सामर्थ्य जर भगवत भक्तीकडे तुम्ही लावलं तर चांगली गोष्ट आहे मग आपल्या ती अतिशय सांगही आहे काय की माणसानं रिकाम असून कारण रिकाम असणं पोकळी ही माणसाला अपप्रवृत्तीकडे नेते अधोगामी करीत असते अगोदरच अधोगामी आहे रिकाम रिकाम पण मिळाला म्हणून तर आताचे वर्तमानपत्रवाले सुद्धा सांगायला लागले की दिल्लीमध्ये श्रीमंतांची मुलं चोऱ्या करण्याचं काम करतात त्याने विचारलं का तर म्हणजे आमची पोकळी कशी भरून काढेल बघा पोकळीचा परिणाम हा असा जसा व्हावा अगदी तसाच प्रकारे इथे ओढतो म्हणून मनाला पोकळी असता कामा नाही मन हे तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा आसुक्ते आमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया हे या दृष्टीने व या अधिकाऱ्यासाठी प्रतिपादन केलेले असं आपण ध्यानात ठेवा आणि असा अधोगामी स्खलनशील असल्या कारणाने हा माणूस याच प्रवृत्तीने जर पुढे जाईल तर विनाशाच्या गर्दीत पडल्याशिवाय त्याला दुसरी गती नाही पडावेची लागेल आता त्याला पडावंच लागेल आता त्यापासून तो आवरू शकत नाही अशी स्थिती निर्माण होईल एवढा सगळा जीवदृष्टीने जीवाचा शास्त्राने करुणेने विचार केला किती विचार केला तो बघा म्हणजे किती सूक्ष्म विचार केला तो बघेल बघा यद्यपि आत्मदृष्टीने ह्या साऱ्या कल्पना आहे पण जीवाची ही स्वाभाविक प्रवृत्ती होऊन बसल्या कारणाने भ्रमाने तो याच्याशी चिकटून बसला असल्या कारणाने तो नुसता जीव कोटीत अंतर्भूत होऊन राहिला नाही तर त्याच्या पुढे असा स्खलनशील होता होता इथपर्यंत येऊन पोहोचला म्हणून शास्त्राने त्याच्या या सूक्ष्म प्रवृत्तीचा विचार केला ती कुठपर्यंत नेऊन पोहोचवी त्याचा विचार केला कोणत्या कोणत्या रूपाने ती स्खलनशील अधोगामी होईल याचा विचार केला आणि मग त्याच्या उद्धारासाठी अगदी त्याच्या विरुद्ध प्रतिपादन विरुद्ध कल्पना उभ्या केल्या काय विरुद्ध कल्पना उभ्या केला त्याची वृत्ती स्खलनशील आहे ना त्याला सांगितलं की तो निग्रह त्याच्या निग्रहामध्ये त्याला काही आलंबन नाही ना त्याला देवाचा आलंबन दिलं त्याला भक्तीचं आलंबन दिलं त्याला विवेकाचं आलंबन दिलं विवेक शमदमादी संपत्तीचा उपदेश केला का त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही म्हणजे त्याची जी अधोगामी प्रवृत्ती ती थांबणारच नाही अधोगामी प्रवृत्ती थांबून तो विनाशाच्या गर्दीत पडू नये यासाठी म्हणून त्याला हळूहळू ज्या मानाने त्याचा अधिकार असेल त्या त्या मानाने विषयापासून तो कसा परावृत्त होईल हळूहळू तो कसा अंतर्मुख होईल आणि त्याची स्वस्वरूपापासून लचकलेली दृष्टी स्वस्वरूपापर्यंत जाऊन पुन्हा कशी पोहोचे या दृष्टीने म्हणून सगळ्या विरुद्ध कल्पना तद्विरुद्ध कल्पना मांडल्या त्या मांडून दाखवल्या इतकंच नव्हे तर त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे अत्यंत श्रवण म्हणून निधीध्यासन करण्यापर्यंत त्याला निधीध्यासन करणाऱ्यालाही महावाक्याचा उपदेश करून तत्पदाचा वाच्यार्थ काय लक्षार्थ काय याचं प्रतिपादन केलं त्याही पेक्षा सूक्ष्म विचार करणाऱ्याला असं जड दुःख यांच्या अत्यंत प्रतिद्वंद्वीभूत असलेल्या सच्चित आनंद पदांची योजना करून या असदाधिकांची व्यावृत्ती करून हे शब्दही स्वस्वरूपाच्या ठिकाणी सदाचे विलीन होतात व केवळ आत्मस्वरूप अभिव्यक्त होतं तिथे मात्र ना विस्मरण आहे ना स्मरण आहे तिथे विद्या आहे ना अविद्या आहे ना बंध आहे ना मोक्ष आहे अशी स्थिती तुझी मूळची आहे या स्थितीला तू आला आहेस असं सांगण्यासाठी शास्त्राने क्रमवार विरुद्ध कल्पना मांडली आहे म्हणजे अत्यंत भोक्तृत्व अवस्थेपासून सुरुवात केली पार एकदम नित्यमुक्त अशा अवस्थेपर्यंत येऊन पोहोचवलं की म्हणजे जिथे नित्यमुक्त म्हणजे बंद करणारी जर हवी त्या आहे तर पारमार्थिक असलेल्या आत्म्याला ती बंधन करेलच कशी अशा बोधापर्यंत अशा निश्चयापर्यंत हा माणूस जाईल निश्चयाचा हा महामेरू बनेल इथपर्यंत नवे नवे हे जगत होईलच कस इतक्या पक्क्या निर्धारापर्यंत हा माणूस जाईल इथपर्यंत शास्त्राने अशी आणि उलट कल्पना केलेली आहे म्हणून वेदापासून तो थेट हेवपरायांच्या पर्यंत साधू संतांनी मांडलेल्या या सर्व विचारांचा सार हा आहे त्यातला सारार्थ हा आहे की जीव अधोगतीला चालला होता त्याच्या स्वभावाचा विचार केला त्याच्या परिस्थितीचा विचार केला त्याला प्राप्त असलेल्या सामग्रीचा विचार केला आणि जो ज्या अवस्थेत जिथे जसा असेल त्याला त्या अवस्थेपासून इथपर्यंत न्यायचं मात्र तिथे आणि असेल तिथून पण हा हृदयाची काही आपोदापर्यंत नेऊन पोहोचवण्याकरता या वेदा वेद शास्त्रा ठिकाणी इथपासून सुरुवात केली आणि तिथपर्यंत नेऊन ठेवलं या स्वाभाविक प्रवृत्तीचा सूक्ष्म विचार केला इतकंच नव्हे तर स्वतः वेदाने द्वाह प्राजापत्य दैवाश्च असुराश्च असं स्वतः वेदात पहिल्यांदा लिहिले की अरे मनुष्याच्या प्रवृत्तीचे दोन विभाग आहेत आणि ते अनादी आहेत गुणदेव एक दैवी संपत्ती आणि ही आसुरी संपत्ती हे दोन प्रभाव अनादि कालापासून चालू आहे दैवी संपत्ती केव्हापासून प्रवृत्ती सुरू झाली आणि आसुरी संपत्ती केव्हापासून सुरू झाली हो कोणाला सांगता येत नाही त्याचं कारण ते अविद्या कार्य असल्या कारणाने जशी प्रकृती अनादी आहे त्याप्रमाणे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अनादिकालापासून कालापासून आहे आणि याचा खुलासा होण्यासाठीच तर जीवाच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा विचार करूनच तर भगवंतानी दैवासुर संपद विभाग योगो नाम असा सोळावा अध्याय लिहून ठेवलेला आहे त्याच्यावरची ज्ञानेश्वर महाराजांची टीका तर इतकी उत्तम आहे की एखाद्या तमोगुणी माणसाला जर त्याच्या तमोगुणात कुठे उणीव असली तर त्याने त्याचा अभ्यास करावा व त्यातनं एखादा गुण घ्यावा इतकं वर्णन त्यात आहे त्यांना ठेवा तमोगुणाला सुद्धा ही कल्पना करणार करता येणार नाही एवढी कल्पना तिथे मांडलेली आहे तेराव्या त्या अज्ञानाची लक्षणं अशी स्पष्ट रीतीने मांडलेली आहेत की आपल्याजवळ गुण असलं तर त्यातनं घेऊ शकता इतकी उत्कृष्ट रीतीने त्याची मांडणी केली आपल्याला असं वाटेल की जे ज्ञानेश्वर महाराज आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा प्रेकालिक अत्यंत अभाव सांगणारे अज्ञान संभवले कसं असं म्हणणारे इतकं कसं लिहिलं खालच्या अवस्थेत येऊन हे काय लिहिले मातेच्या ठाई कामन आणि अवज्ञा असा प्रश्न निर्माण करावा इथपर्यंत हो इथपर्यंत त्याचं कारण जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती याच्या खालपर्यंत आहे याच्याही खालपर्यंत माणूस कल्पना करू शकत नाही इथपर्यंत म्हणून किती दया आहे ती सुद्धा बघा ना एखादा माणूस इतक्या खालच्या अवस्थेत आहे तिथपर्यंत जाणं यात एवढ्या गौरवान पुरुषाची काय गोष्ट दिसून येते दया दिसून येते दुसरं काय ज्याला पोहता येते जो काठावर होता चांगला सुखाने होता नदीत जायचं काय कारण आहे नदीत नुसता नाही गेला वाहत जाणारा माणूस जिथपर्यंत गेला तिथपर्यंत गेला त्यात काय दिसून येतं आपल्याला दया दिसून येते एखादा वाहणारा माणूस नदीमध्ये वाहत चाललेला आहे त्याला काढणारा माणूस काठावर असलेलाचा परित्याग करून त्याला माहिती यात मरण आहे आपलं म्हणून ते मरण पत्करून तो जातो कसा जातो तो पहिला जसा वाद चाललाय तसाच जातो आपल्याला वाटते बहुतेक आता मार्गाला लागणार पण त्या जाणाराला खात्री आहे की मी जाणून बुजून मी यात उडी टाकली आणि याला काढण्यासाठी मी उडी टाकली आहे म्हणून तो तिथे जातो त्याच्या हाताला धरतो त्याला पाठीवर घेतो काठावर आणून सोडतो अगदी त्याच पद्धतीने श्रुती माऊली ज्ञानेश्वर माऊली संत माऊली या सर्व माऊली आपल्यासाठी आपण भरकटत असलेले ती माय पोता भेटी होय हा धर्म तुमचा आहे त्यांचं असाधारण लक्षण असल्या कारणाने आपल्याला आपल्या स्वस्वरूपा परत नेण्यासाठी ते इतक्या खालच्या अवस्थेत हे इतक्या खालच्या अवस्थेत नेण्याचं काही कारण अगदी इथपर्यंत येऊन जीवदृष्टीने जीवासाठी लक्षात ठेवा हा जो विचार निर्माण झाला तो कसा निर्माण झाला ते लक्षात ठेवा हा जीवाचा विचार आहे जीवाच्या दृष्टीने केलेला विचार आहे आणि जीवाच्या उद्धारासाठी केलेला विचार संपूर्ण हे जे शास्त्र आहे ती तुम्ही हे वेद शास्त्र गुरु उपदेश श्रवण म्हणून निधी कशाला म्हणताय ना त्याचं उत्तर हे आहे की हे जीवासाठी आहे कशासाठी जीवासाठी म्हणजे जीवाच्या कल्याणासाठी पुन्हा त्या ठेवा जीवाकरिता केलेला विचार आहे जीवाचा विचार आहे आणि जीवदृष्टीने केलेला विचार जीवदृष्टीने जीवाच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा अधोगामी प्रवृत्तीचा विचार करून जीवाच्या उद्धारासाठी म्हणून त्याच्या नेमक्या विरुद्ध कल्पना व ज्या विरुद्ध कल्पना त्या प्रत्येक एकेकातनं सोडवतील तुम्ही इंद्रिय निग्रह केला म्हणजे दुराचारातनं कमी व्हाल म्हणून निग्रह केला म्हणजे दुर्विचारापासून परावृत्त व्हाल त्या त्या कक्षा शोधून काढली आणि त्या त्या योग्यतेप्रमाणे ते ती साधन प्रतिपादन करून जेणेकरून तुम्ही आपल्या स्वस्वरूपापुढे जा इतकंच नव्हे तर तुमचा असा एक एका क्षणी असा निर्धार होईलच की माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जर बंध नव्हता जर हे सगळे पदार्थ प्रातिभासिक होते कवतुक वाटे झाली या विजाचे मला आश्चर्य वाटते की देवा मी आजवर या नसलेल्या जगाला सत्य मानून बसलो कसा ही अविद्या मला मला ताब्यात घ्यायला तयार झाली कशी ती प्रातिभाषिक मला बंधात टाकलं कसं तिने इतकंच नव्हे तर बंध सत्य कसा मी समजायला लागलो बंध समजून त्या बंधाच्या पायी मी श्रवण मनन करण्यामध्ये कसा प्रवृत्त झालो त्या बंधाच्या नाशासाठी प्रयत्न म्हणून मी किती करावे वास्तविक आत्मा सिद्ध असताना मी या साधनाच्या खटपटीत का बरं प्रवृत्त व्हावं सिद्ध असता का निमावे साधन विरी आणि इतक्या काळामध्ये या प्रातिभासिक या नसलेल्या जगतामध्ये मी चुकटून बसलो कौतुक वाटत या वेचाविषयी माझ्या आयुष्याचा वेच झाला याबाबत मला खरोखरीच आश्चर्य वाटतं की मी आता मी कसा राहतो यापेक्षा सुद्धा आतापर्यंत कसा जगलो याचं मला आश्चर्य वाटतं कारण आश्चर्य वाटण्याच्या विचारावर अवलंबून आहे ध्यानात किंवा कोणाला कशाचं आश्चर्य वाटेल काही सांगता येत नाही एक शास्त्राचा सोबत एक सुभाषित असं नवद्वारे उद्घाटित नवद्वारे पिंजरे विह गोलका यस तिष्ठती तदा आश्चर्य प्रयाणे विस्मय कुता तो म्हणतो नऊच्या नऊ दार जिथे उघडी आहे त्या या उघड्या दाराच्या पिंजऱ्यामध्ये हा जीव इतके दिवस जगला कसं याचं आश्चर्य आहे जर प्रयाण झालं त्याचं तर आश्चर्य काय काय म्हणजे प्रयाणाचं आश्चर्य लोकाला मेल्याचं आश्चर्य वाटत हा म्हणतो प्रयाणाचं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही गेला बरोबरच आहे पण आजपर्यंत जगला कसा की नऊच्या नऊ दारा उघडी आणि आज राहणारा जीव पक्षी मात्र पक्षी आहेत उडून वास्तविक जायला पाहिजे पिंजऱ्यात न दारं उघडे असताना आज पक्षी राहील का बाबा म्हणून तर ती दारं पक्की चांगली जाम आवडून लावावी लागतात पण उघड्या दारामध्ये एक नवे नऊ नऊच्या नऊ नऊ किंवा अकरा विकल्पाने नऊ किंवा अकरा दाराने उघडा असलेला हा जीव या जीवाने या पक्षाने या पिंजऱ्यात भरकन उडून जायला पाहिजे होत पण हा उडून जाण्याऐवजी इतके दिवस जगला राहिला कसा उघड्या दाराच्या पिंजऱ्या याचं आश्चर्य गेल्याचं आश्चर्य हे नाही जसं त्याप्रमाणे मी मुक्त झालो याचं मला मुळीच आश्चर्य वाटत कारण मी माझा मूळचा नित्य स्वरूपाने मुक्तच आहे म्हणून मी इतके दिवस या प्रातिभाषिक असलेल्या या विद्या व अविद्या कार्यपदार्थामध्ये वावरलो कसा क्रमाक्रमाने मी विक्रमा म्हणजे अधोगामी स्वरूपाने असा खाली पद्धतीला पावलो कसा आणि ऊर्ध्वगामी पद्धतीने मी माझ्या स्वरूपा परत आलो कसा या काळामध्ये या अनुष्ठानामध्ये या प्रकारामध्ये माझ्या आयुष्याचा झालेला जो वेध कवत झाली या वेचाची त्याचं मला नवल वाटतंय नाम मंगळाचे तिने गुणे भगवान नामाचा हा महिमा आहे असं तुकाराम महाराजांनी स्वच्छ म्हटलं किंवा भगवान नामामध्ये माझ्या आयुष्याचा काळ गेला त्याचंही मला मोठं आश्चर्य वाटतं इथपर्यंत हा माणूस जाऊन पोहोचे हे केलेल्या सर्व जीवनाविषयी त्याला आश्चर्य वाटेल या बोधापर्यंत जाईल आणि हे आश्चर्य हे सरते शेवटी थांबून तो याच बोधावरी की जर नाशापुरती त्या नाही तर शब्दाचा काय नाशापुरती अविद्या नाही तर बंध कसा बंधच नाही तर बंधाचा नाश कसा बंधाचा नाश जर संभवत नाही तर मोक्ष कसा आणि मोक्ष म्हणजे कोणापासून हो सुटणे ना पण कोणापासून सुटणे मी कोणामध्ये जर गुंतलोच नाही तर सुटण्याचा प्रश्न उद्भवतोच कुठे या निश्चयावर हर एक माणूस जाईल अशी योजना शास्त्रकारांनी केली असल्या कारणाने ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध व तत्सापेक्ष मोक्ष नाही या दृष्टीने माऊली सांगते आहे असं आपण समजून घ्या म्हणजे कधीही तुम्हाला घोटाळा होणार नाही गोंधळ होणार नाही आणि समजू तुमची बिनचूक झाली म्हणजे तुमच्या भावनेत आणि तुमच्या आचारात कधीही चूक होणार यासाठी म्हणून हा केलेला एवढा विस्तार बाकीचा विषय उद्या कुंडली